माझे मुख पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा जणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा जणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा तेने माझे मना तुरसि योगियां से धाणि आ, नारसि आ ना तुलसी योगी धानी धाताना जातना तुलसी तो तु अम्मा पाशी